समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय चौदावा ब्रह्मदेवकृत भगवंताची स्तुती ओम नमो भगवते वासुदेवाय ब्रह्मदेवजी स्तवितात तू एकला प्रभुस्तुते यतुला नमस्ते ही श्यामला तनु तुझी झळके हि वस्त्र घुंगूर माळ मकरा कृती ती डोई सते खवियले अनमोर पंख वक्षासही रुळतसे वनमाळ ऐशी वाटी दह्या सहितही करी घेतलेली शिंगी निवेत कमरा सची बासुरी ही ही कोवळी पद तुझे अनगोपवेश श्री विग्रहो करीतसे मन हे पूर्ण हे चिन्मयी रूप तुझे मज बोधितेने अप्राकृता तव रूपो न की एकाग्र ध्याऊन तुझे नकळेची कोडे ज्ञानी प्रयत्न करुनी स्थिर बुद्धी होती संतांसी सेवून तुझे करितात गान नाही तुझ्या विणतया मुळी काम काही ते मेळिते तुझ हरी जरी वैभवोन भक्ती तुझी भद्र मुळात स्रोत ते ज्ञानी कष्टे बहु दुःख घेती क्लेशोची क्लेशो उरतो तळासी तांदूळ भूसा कुटतो न लाभे अनंत अच्युत जगात थोर झाले ही योगी नचत्या कळला लौकिक कर्म तुझा जे ते ज्ञान भक्ती पद मेळविती निर्गुण रूपो जरी ते कठीण ते शुद्ध चित्ता कळते विशेष न ज्ञेय आत्मा घटपाट जैसा न सांगता ये परिजोत तैसा आकाश बिंदू कण हे धरेचे नमो जताये तव रूप तैसे तारावया लोकची रूप घेसी न ये महिमा तुझी कृपे तुझा जो समचित्त राही नी प्रेम भावे चरणास घे पदाधिकारी तव पाशी होतो जैवारसाला मिळते चिवित्त कुटील माझ्या परिथोरतेही माई तुझ्या चक्रीची गुंगलेलो प्रभो न गण्यो तुझ पाशी मी तो अग्नी कुठे निठिणगी कुठे ती रजोगुणाने मम जन्म झाला न जाणितो मी तव रूप सत्य तसे मी मजलाची स्वामी कृपा करोनी मजला क्षमावे ब्रह्मांड हे मम तनु स्वामी कृष्ण निकैकते मज परी तवरो मी विश्व रेणू जसे उडत ते बहुअग्नी मध्ये मी औट हात तनुच्या तव रूप कोठे पोटात गर्भो जरी पाय झाडी तरीही माता अपराध असे नसे त्या जरी वस्तु तैशा ते सर्व कुक्षी नचका तुझाया जगत्रयाचा जधिलोप होतो त्या नाभ पद्मी मम जन्म होतो हे सर्व श्रुती वदतात ऐसे ते सत्यमिथ्या वदने जे नारायणो हे तव नाम सत्य तू सर्व आत्मा अन ईश्वरो तू साक्षी तैसा जलिराहसिनी माया तुझी हे जरी अंश सर्व जळात होते जरी ते विराट कामी न पाहे जरी होय सत्य धुंडितयामी शतवर्ष तेथे तपात भासे मग कान होसी ते पूर्व सोडी अवतारी पोटात विश्वा तुची दावितोसी पाहो निहोतो नवलाव माते हे सिद्ध की विश्व तुझीच माया जेव्हा तुझ्या सवे विश्व पोटात दिसते तसे बिना माया असे कैसे लीला सारी तुझी असे पूर्वीचे जरी सोडिले तरी अजी तू दाविला खेळतो कृष्णा तू जरी एकची असुनिया बाळे निवत्से तुझी चारी हात तुझ्या परी करीतसे सेवा तुझी सृष्टी ती धरिशी विभक्त रूपनी ते शेष ब्रह्मोरे अज्ञानी ते ना कधी रूप जाणो त्यांना जीवांच्या परिभासतोसी हे निर्मिता तू मम रूप घेसी पाळावया विष्णुनिली निरुद्र स्वामी विधात्या तुझ जन्म नाही तरी ऋषीनी पशुपक्षी देव योनीत खेसी अवतार कैक निरक्षिसी संतनि दैत्य मारे योगेश्वरा तू परमात्मरूपी त्या योग माये लीलाया कोठे कधीनी करीशी किती त्या न जाणी त्रयलो त्रयलोकी त्या ते स्वप्ना समान विश्वची सर्व आहे अज्ञान रूप सगळे भरलेची दुःख आनंद कंद हरितू अनुज्ञान रूपी माये तुलाची गमते भ्रम सर्व सत्य प्रभो खरा तू जगी एकलाची पुराण आत्मा गुणहीन तूची हा देश कालो हि परप्रकाशी स्वयं प्रकाशी तुची एकलाकी तू नित्य आनंद विशुद्ध तैसा तू पूर्ण मुक्तो रूप अमृती जीवांसी रूपो तव रूप तू ज्ञान सूर्यो दिसतो सिज्ञान तरुणी जाती मगते भवात खोट्या सपाहो तरी दृष्टी खोटी न जाणतो जो परमात्मरूपा तयास होतो भ्रमया भवाचा ज्ञानेची नाशे भ्रमत्या जीवांचा रज्जूच भासे न च सर्पराही अज्ञान दोन्ही भवबंध मोक्ष ते ज्ञान सत्यो न च भिन्न सूर्यो न रात्रो तो हि नाही अखंड आत्म्यान च बंध मोक्ष आत्मा तू असुनी लोक दुजाची पाहती तुला अज्ञानी धुंडिती आत्मा जगात वेगळा पहा सर्व हृदयी वसशी अनंत न तू जिथे ते त्यजितात संत नी आत रूप तुझ शोधिताची कळो दोरी मग भीत कोण नष्टेची सृष्टी मग अज्ञ भाव श्रेष्ठत्व ऐसे तव रूप ज्ञान तुझ्या कृपेचा कण लाभता हो वैराग्य ज्ञानी नच शक्ती ऐशी म्हणून कृष्णा कुठल्याही जन्मी ते भाग्य लाभो मजला असे की तुझ्याच दासातील दास भावा निपाय सेवा तव मी करीन मोठ्याही यज्ञीन च तृप्तलासी परिव्रजी बालकवत्स होता झडाडून तू स्तनपान केले या धन्य माता अनसार्थ जिणे नंदादी वज्रवासींचे अहो धन्यची भाग्यते प्रत्यक्ष ब्रह्मते नांदे होवो सोय रे सुरुद सौभाग्य याच परिदैवत आम्ही जे की अकराही इंद्री वसो निपितोत भक्ती ते तृप्ती ती दैवत तृप्त होती तो काय भाग्य पुसणे मग त्या व्रजींचे ब्रजी विशेष करुनी मज गोकुळात भावाचे जन्म म्हणजे धुळ घे अंगी तेथील प्रेमी जीवत्या जीवनोची तू तो धुंडी ती श्रुती सगळ्या धुळती कधीची गोकुळी जनजे तया सफळते तू कोण ते देसिजे नाही श्रेष्ठची आहुनी म्हणून चित्तासी मी मोहिलो ते रूपो अपुले जरी पुतनती निराक्षसे मेळिले यानी तो तुझला जीवोची दिधला त्या काय तू देशिकी सच्चिदानंद श्यामारे लुटिती रागद्वेषते बांधिती मोह पाशाने हो जीव पूर्ण तसा विश्वाच्या गुंतड्यातून सर्वथा तू अलिप्तची अपार मोदिशी भक्ता लीला विस्तार साधिसो काय बोलू बहु स्वामी महिमा कळली जया जाणती जाणीले त्यानी मी तो त्या असमर्थची सच्चिदानंद श्री कृष्ण सर्वांचा भूत तू तुझ्यात स्थित हे विश्व जाण्या आज्ञा असो मला प्राणा मनास वशिसी वचने निरूपे तू सूर्यते यदुकुलोत्पल फुल्लवाया देवाद्विजोनि पशुचा अभिचंद्र तुची पाखंड घोर शशीनि सूर्य सर्वांसी वंद्य हरितो वधितोसी दैत्या कल्पो निकल्प तुझला मम हा प्रणाम श्री शुकदेवजी सांगतात विधाता स्तुती करो नि त्या परिक्रमा बंधुनी कृष्ण पाया ते गेला तो सत्यलोकीही आधीच ब्रह्मजीयानी पूचिले गोपवत्सते कृष्णे ब्रह्म्या निरोपोनी पातला पुळणीत त्या परीक्षित वर्ष ते गेले प्राणवल्लभ सोडुनी परीक्षण तया वाटे माया श्रीहरीची अशी आचार्य वदती शास्त्रे परी तो भ्रम माया श्री हरीची मोठी कोणाला भ्रम ना पडे कृष्णाला पाहता सर्व वदले बंधुये असा आम्ही ना घेतला घास आनंदे जेव येत तू हसता बाळ गोपाळी कृष्णाने भोज घेतले तो अघासुर सांगाडा पाहता व्रजी पातले ते मोरपी सहरीच्या मुकुटास होते केसात पुष्प अतिवोरुळतीच छान त्या श्यामदेही हरिच्या बहुचित्र रेखा बासुरी पर्ण अनशिंगी तशीच फुंकी पाठीसी बाळ सगळे हरिकीर्ती गाती वत्सास हा कुणी त्या कुरवाळतात गोपी द्वयास बघता हरिमुग्ध झाल्या गोठ्यात कृष्ण मगतो तो अपुल्या हियाला व्रजात पातता बाळे माता वधू लागले अजगरा मारिले कृष्णे आम्हाला रक्षिले असे राजा परीक्षिताने विचारले दुसऱ्या कुळीचा कृष्ण असोनी प्रेम एवढे करीती गोप गोपी त्या सांगा कारण काय ते श्री शुकदेवजी सांगतात जगीच्या सर्व जीवाना आत्मा तो आवडे बहु पुत्र धनययाहुनी आत्मा तो आवडे बहु जेवढा आवडे प्राण प्राण्या नारे परीक्षित ते वढे ते धन पुत्र प्रियना असती तया रुपेंदा देह हा आत्मा मानिती ते हिते तसे देहाच्या हुनित्या पुत्र धनाला प्रेम नार्पिती विचारे कळते तेव्हा शरीर मी न तो असे माझे शरीर ते आहे तेव्हा न प्रेम तो धरी म्हणून जगतो जीर्ण शरीर जाहले तरी येणे ते सिद्ध होते की सर्व प्राण्यास प्राणतो प्रियतो जगती साऱ्या प्रेमतो लावितो तया प्राणाचा प्राण हा कृष्ण समजा तुम्ही ते असे जग कल्याण साधाया मायेने देह धारितो जयाला कळले रूप चराचर ब्रह्म ब्रह्मनारायणो कृष्ण तया ना जाहले पहा अंतिम रूप साऱ्याचे कारणी स्थित राहते कृष्णाच्या वीणते काही सांगा काय जगी असे पुण्यो मुरारी पदपत्र नौका ज्याला भली त्या भेय नाही त्याना मिळाले पद थोर जाणा न दुःख त्याना भविराहुनिया पाचव्या वर्षीची लीला सहाव्या वर्षी ते कसे माता सांगती बाळे बदलो सर्व हे असे गोपाळ बाळे अन कृष्ण क्रीडा अघासुरो मृत्युनी भोजना ते अप्राकृतो वत्सनि ब्रह्मस्तोत्र ऐकेतया लाभती पुरुषार्थ परीक्षित बळी श्रीकृष्णे नेत्र पल्लव खेळते माकडा समत्या लिल्या व्रजीच त्यागिल्या पहा इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौदावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू